श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्गतीसावा श्री ईश्वर पुढे म्हणाले याप्रमाणे हे सर्व विश्व केवळ परमात्माच आहे ब्रह्मच परमाकाश आहे व तोच श्रेष्ठ देव म्हटलेला आहे या मुख्य देवाचे पूजनच बाकीच्या परिच्छिन्न देवांच्या पूजनाहून अधिक श्रेयस्कर आहे ज्याच्यापासूनच सर्व प्राप्त होते तेच सर्व जगाच्या उत्पत्तीचा आधार आहे हे सर्व त्यातच व्यवस्थित आहे त्याच्यापासून अकृत्रिम आदी अंतरहित अद्वितीय अखंडित व बाह्य साधनाने साध्य न होणारे सुख प्राप्त होते हे मुनिश्रेष्ठा तू विवेकी म्हणून मुख्य अधिकारी आहेस म्हणून तुला हे सांगतो तू मोठ्या देवाच्या अर्चनामध्ये पुष्पांचा व धूपदीपांचा समूह नको ज्यांची बुद्धी फारशी सुसंस्कृत झालेली नसते व ज्यामुळे ज्यांचे चित्त बालकाप्रमाणे चंचल असते त्यांच्यासाठी कृत्रिम मूर्तिमय देवार्चन सांगितले आहे म्हणजे मूर्त्यादी रूप देवार्चनाचे ते अधिकारी आहेत शम बोध इत्यादिकांच्या अभावीच कल्पित आकारांची मिथ्या कल्पिलेली पुष्पादिकांनी पूजा केली जाते लोक मोठ्या आदराने युक्त होऊन स्वसंकल्पाने निश्चित केलेल्या क्रमांनी पूजा करतात व पुष्प धूप इत्यादी उपचार समर्पण करून संतुष्ट होतात संकल्पानेच निर्माण केलेल्या अर्थाने वृथा देवार्चन करून ते स्वप्नतुल्य विमाने अप्सरा इत्यादी साधनांमुळे मिथ्यारूपच स्वर्गादी फळे संपादन करतात हे ब्रह्मन पुष्पधूपादिकांनी असे केलेले पूजन अज्ञजनांच्या बुद्धीसाठी कल्पलेले आहे पण तुझ्यासारख्या जनांना जे पूजन योग्य आहे ते आता सांगतो हे बुद्धिवंतातील श्रेष्ठा आम्ही कल्पिलेल्या प्रपंचातील नेत्रादी इंद्रियांचा विषय होणारा जो मूर्तिरूप देव तो मायामयच आहे पण खरा देव त्रिभुवनाचा आधार असा परमात्माच आहे दुसरा कोणी नाही जो शिवस्वरूप ब्रह्मा विष्णू रुद्रादी सर्व देवांहूनही श्रेष्ठ व सर्व मनोवृत्तींच्या पलीकडे असणारा असा आहे सर्व विषयभोग संकल्पाने वेष्टीत असलेला ब्रह्मा विष्णू रुद्रादी पदरूप देव साधन साधनत सर्व नाही व फलत सुद्धा ज्यात सर्व भाग सुख नाही असा आहे कारण प्राण्याला आपापले न्यूनाधिक कर्म व उपासना यांच्या अनुसारच न्यूनाधिक साधन सामग्री व त्याचे फल वा सुखलेश यांची त्यात प्राप्ती होते पण आत्मदेव तसा नाही तो पूजनदशा व फलदशा यात नित्य निरतिशय परमार्थ सत्य पूर्ण आनंद एकस्वरूप आहे तो दिशा काल इत्यादिकांनी अवच्छिन्न झालेला नाही सर्व कर्मांचा प्रकाश करणारा आहे शुद्ध चिन्मात्र स्वभाव आहे तेव्हा त्यालाच मुख्यदेव म्हटले जाते आता संवित देवी सर्व कलारहित सर्व पदार्थांच्या आत अवस्थित असलेली सर्वांना सत्ता देणारी व बाकीच्या सर्व पदार्थांच्या मिथ्या सत्तेचा अपहार करणारी आहे हे ब्रह्मर्षी सत व असत यांचा जो मध्य तेच ब्रह्म असून त्यालाच देव म्हणतात सूर्य चंद्र अग्नी इंद्रिये यांच्या ज्योतीहून उत्कृष्ट असलेला आत्माच ज्याचा सर्व प्रकाश आहे असे ते पद सत ओम इत्यादी शब्दांनी श्रुतीत सांगितलेले आहे व्यवहारात त्यांची सर्वत्र अनुवृत्ती असल्यामुळे सत्ता सामान्य रूपाने ते सर्वत्र समत्वास प्राप्त झाले आहे त्यालाच महाचित असे म्हटले आहे व तेच परमार्थ असे श्रुत आहे वेलींमध्ये जसा रस असतो त्याप्रमाणे ते सर्व तत्व व्यवहारात सत्ता सामान्य रूपाने व लयावस्थेत महासत्ता रूपाने सर्वत्र स्थित आहे हे निष्पापा जे अरुंधतीचे चित्तत्व जे तुझे चित्तत्व जे तुझे चित्तत्व जे पार्वतीचे चित्तत्व जे गणातील चित्तत्व जे माझे चित्तत्व व जे या त्रिभुवनातील चित्तत्व तो देव आहे असे उत्तम बुद्धी असलेले तत्वज्ञ समजतात हात पाय इत्यादिकांनी युक्त असा जो दुसरा देव समजतात त्यांच्यात तरी केवळ चिन्मात्राहून दुसरे काय सार आहे ते सांग पाहू चिन्मात्रच संसाराचे सार आहे याप्रमाणे सर्वांच्या सारत्वास प्राप्त झालेला तो पूर्ण देव मी आहे त्याच्यापासून सर्व फळ मिळते हे ब्रह्मन तो काही कोठे दूर राहिलेला नाही तो कोणाला दुष्प्राप्यही नाही तो नेहमी देहात उत्तम प्रकारे स्थित आहे त्याचप्रमाणे आकाशात सर्वत्र स्थित आहे तो सर्व करतो तो भोगतो तो धारण करतो व जातो तो निश्वास सोडतो तो ज्ञाता आहे तो प्रत्येक अंगाला जाणतो हे मुनीश्वरा तो या विचित्र चेष्टांनी युक्त असलेल्या त्याच्यामुळेच प्रकाश पावणाऱ्या व त्याच्या स्वरूपानेच निबद्ध असलेल्या या पुरीत असतो आनंदमय आकाशरूप गृहेश्वर शरीर हे जिथे महाग्रह आहे व अन्नमयादिक हे जिथे यथार्थपणे न करणारे कोश आहेत अशा या चंचल हृदयरूपी गुहेत त्याच्या प्रसादाने राहतो मनासह सहा इंद्रियांच्या व्यापाराचे व सत्तेचे ज्याने उल्लंघन केले आहे अशा त्या शुद्ध आत्म्याचीच उपदेशरूप व्यवहारासाठी चित अशी संज्ञा कल्पलेली आहे तो हा चिन्मय सूक्ष्म सर्वव्यापी व निरंजन आहे तो या प्रकाशाचा आभास व्यवहार दशेत करतो व्यवहार संपून इंद्रिय लीन झाली म्हणजे करत नाही म्हणजेच आरोप दशेत तो प्रकाश करतो अप व अपवाद दशेत करत नाही हे प्राज्ञा वसंत ऋतू लतेला रसाने जसा सुशोभित करतो त्याप्रमाणे ती अत्यंत शुद्ध चित या जगतक्रियेला अत्यंत शोभविते चितचे जे सुंदर चमत्कार आरोप्य जगाला सत्तास्फूर्ती देणे या रूपाचे जे चमत्कार ते माया शबल ब्रह्मामध्ये पूर्ण काम कर्म वासनादी असे स्थित असत त्यांच्या अनुरोधाने पदार्थांना प्रकट करतात त्यामुळे त्यातील काही आकाशनामक आहेत काही जीवनामक आहेत काही चित्तसंज्ञक आहेत काही चित्तवृत्ती संज्ञक आहेत काही देशसंज्ञक काही क्रियासंज्ञक काही द्रव्यसंज्ञक काही उत्पत्त्यादी भावविकार गुण जाती औचित्य या नावांचे काही प्रकाश या नावांचे काही पर्वत व अंधकार या नावाचे काही इंद्र सूर्य या नावाचे व काही यक्षसंज्ञक आहे वसंताकडून निरीक्ष स्वस्वभावाने जसा अंकुर उत्पन्न केला जातो त्याप्रमाणेच छिदात्म्याकडून निरीच्छ स्वस्वभावाने ही जगल्लक्ष्मी पसरली जाते या सर्व त्रैलोक्य लक्षण सागराच्या तात्विक स्थितींचे वर्णन करू लागले असता त्यात मर्यादा एक चितच वास्तविक तत्व आहे चितच त्या सागरातील जलसमूह आहे ही छिद्रूपी ईश्वरी शरीररूपी कमलात भ्रमण करत असलेल्या मनोभ्रमराने संग्रह केलेल्या संकल्परूपी मधाच्या सत्तेचा आस्वाद घेते जलाच्या आवर्तात जसे जल त्याप्रमाणे सुर असुर गंधर्व पर्वत समुद्र या सर्व यासह सर्व जगत चितमध्ये स्थित असून प्रवाहरूपाने फिरत आहे बाधणारा जो कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूप चितमय आधार त्याने सुंदर व चंचल झालेल्या व्यष्टी जीवर संसरण चक्रिका जात आहेत असे हे मोठे समष्टीवृत्ती चक्र मायाशबल चक्रात भ्रमण करते वर्षतू इंद्रधनुष्यासह मेघाच्या आकाराने जसा उन्हाला नाहीसा करतो त्याप्रमाणे चितने चतुर्भुज रूपाने असुरमंडलास मारले आहे हे ब्राह्मणा चित चंद्रचिन्हाने युक्त असा त्रिनेत्र झाली आहे व त्या रूपाने ती गौरी कमलिनीच्या मुखकमलाच्या ठाई भ्रमरत्वास प्राप्त झाली आहे जिचे मानस ध्यानाच्या अधीन आहे अशी चित विष्णूच्या नाधी कमलातील भ्रमरत्वास जणू काय प्राप्त होऊन वेदरूपी नलिनीच्या महासरोवरास म्हणजे पितामहाच्या मूर्तीस धारण करते वृक्षाच्या पानाप्रमाणे किंवा सुवर्णातील केयुरादी विकारांप्रमाणे हे वसिष्ठा चितपासून अनेक विचित्र शरीरे झाली आहेत ही चित सर्व देवसेनेने जिच्या पायांना वंदन केले आहे अशा इंद्रलीलेने त्रैलोक्याच्या चूडामणित्वास वंदत्वास धारण करते त्रैलोक्याच्या उदरकोशात चित ही सूर्यादी तेजरूपत्वास प्राप्त होऊन समुद्रातील जलाप्रमाणे स्वरूपातच उद्भवते उदय पावते व अस्तही पावते चिद्रूपी चंद्रिका चारी दिशांमध्ये आपला प्रकाश पाडत सर्वभूत सत्तारूपी कुमुद्वतीस विकसित करते गर्भिणी स्त्री आपल्या गर्भात धारण करते त्याप्रमाणे चिद्रूपी दर्पणाची महाशोभा स्वच्छता किंवा वैष्णवी माया आपल्यामध्ये अनुग्रहाच्या योगाने जगद्रूपी प्रतिबिंब धारण करते जशी जलाची रसशक्ती जलसमूहरूप होऊन समुद्राच्या स्वरूपसत्तेला संपादन करते त्याप्रमाणे चित चौदा भुवनात राहणाऱ्या सत्ता संपादन करते चित ही एक लता आहे विचित्र प्रकाश हीच तिची पुष्पे आहेत दृढ संकल्प हेच तिचे पल्लव आहेत मायाकाश हेच शेत वा जमीन असून त्यात हिरण्यगर्भाच्या रूपाने तिचा अंकुर आहे ती वेल सर्व पदार्थाची सत्ता सत्यता हेच फळ देते जीवांचा समुदाय हाच परागपुंज असून ती वेल वासनारसाने पूर्ण झाली आहे सविकल्प ज्ञान हीच त्या वेलींची त्वचा आहे चित्तवृत्ती याच कळ्याने ती वेल लगडलेली आहे मागे होऊन गेलेली जी असंख्य त्रिभुवने म्हणजे केसर असून त्यांनी तिचे रूप उज्ज्वल झाले आहे एकसारखा चाललेला जो तिचा स्पंदाचा महाविलास तेच तिचे डोलणे आहे सर्व ऋतुरूपी पर्वांनी ती परश म्हणजे कठीण झाली आहे जड पर्वदादी हेच तिचे गुल्म कांद्यांची मुळे आहेत चार प्रकारच्या शरीररूपी गाठीनी ती वेष्ठित आहे मुळापासून शेंड्यापर्यंत ती प्रवृत्तीरूप प्रतातांनी परवेष्टीत आहे अशी ही छिद्रूपी लता विकास पावली आहे हिने त्या सृष्टीत विचित्र सत्सद्रूप सर्वत्र नाजूक विचार सहन न करणारे व चंद्राधिकांच्या कांतीप्रमाणे स्वच्छ दृश्य पुष्प उत्पन्न केले आहे या महाचितच्या योगानेच शरीराधिकांच्या ठिकाणी अभिमान धारण केला जातो पदार्थाचा विस्तार केला जातो गायन केले जाते क्रिया केली जाते हिच्या योगानेच सूर्याधिक नित्य प्रकाशमान होतात चित्तमुळे सत सत्य चेतन व जड हा विभाग होतो पण अविवेकजन्य भोक्तृ भोग्य इत्यादी विभ्रमांमुळे पतीपत्नींचे देह वस्तुत अमंगल असूनही त्यांना ते सुमंगल भासतात व ती दोघे मोठ्या प्रेमाने परस्परांचा उपभोग घेतात वायूंच्या आवर्तात असलेल्या चितमुळेच सिद्ध झालेली तिच्या सत्तेनेच दर्शनाला योग्य असा आकार धारण केलेली रूप रजाची पंक्ती चित होऊन निरनिराळी होऊन अतिशय नाचते रूपयुक्त द्रव्याला दीप जसा प्रकट करतो त्याप्रमाणे त्रैलोक्याला प्रकाशित करणाऱ्या दीपांची जणू काय ज्योतीच अशी ही चित या सर्व जगाच्या आरंभास उत्तम प्रकारे प्रकट करते प्रसिद्ध चंद्रातील सशाप्रमाणे या चिद्रूपी अत्यंत शुद्ध चंद्रबिंबाशी संगम पाहून जगातील पदार्थ श्री सर्व ठिकाणी लक्षत्वास प्राप्त होते पावसाने शिंपलेल्या उत्तम वेलीप्रमाणे चिद्रूपी रसायनाने जिच्यावर वृष्टी केली आहे अशी पदार्थाच्या समूहांची पंक्ती स्वरूपास व फळास प्राप्त होते घर पंचीकृत भूतांपासून बनलेले असते त्यामुळे त्यात सर्वत्र तेजाची व्याप्ती असते तथापि इतर भूतांच्या अंशाने तेजाच्या अभिव्यक्तीला प्रतिबंध केला जातो त्यामुळे बाहेर व्यक्त झालेल्या सूर्याच्या प्रकाशाने व्यापले असता आज जशी त्याची छाया पडते त्याप्रमाणे शरीर जरी छिन्मय असले तरी ते पंचीकृत भूतांपासून झालेले असल्यामुळे चितच्या अभिव्यक्तीला प्रतिबंध होऊन तिच्या छायेने शरीरात जडत्वाचा स्पष्ट अनुभव येतो हे चितचे चमत्कार जर शरीरात नसतील तर त्रैलोक्यातील हे सर्व साकार पदार्थ छाया व जाड्य यांचा एकदा त्याग करून पुन्हा दुसरा आकार धारण करणार नाही चिदाकाशाच्या प्रकाशाने प्रकाशमान होणाऱ्या व शरीरगृहात संकल्परूपी बालकाला धारण करणारी विहित व निषिद्ध कर्मातील प्रवृत्ती ही चंचल अशी कुलस्त्री स्फुरण पावते या प्रकाशाच्या अभावी एकदा रस एखाद्या जीवाच्या जिव्हाग्रावर जरी ठेवलेला असला तरी तो कोठेतरी कोणत्याही प्रकारे व केव्हा तरी प्रकट झालेला दिसतो का नाही वसिष्ठा आई हात पाय इत्यादी अंगे याच ज्याच्या शाखा आहेत केसांचा समूह हीच ज्याच्यावरील वेल आहे असा हा देहवृक्ष चितच्या व्याप्ती वाचून कसा बरे शोभणार चितच वाढते तीच गडबडा लोळते तीच खाते तीच चराचर सृष्टी करणारी आहे चितच आहे दुसरे काही नाही हे सर्व चिन्मात्रच आहे श्री वसिष्ठ म्हणाले रामा याप्रमाणे तो त्रिनयन चंद्रासारख्या स्वच्छ मला बोलला तेव्हा पुनरपी मी चंद्रासारख्या स्वच्छ त्यांना विचारले हे देवा जर एकच चित सर्वगत आहे तर हा चिदात्माच देह निद्रा मरण व मूर्छा या अवस्थांमध्ये व दुसऱ्या दृश्यातही पृथ्वीवरील मृत्तिकेच्या थराप्रमाणे निश्चेष्ट का होता माती जशी नेत्राधिकांनी रहित असलेल्या भिंतीप्रमाणे काही पाहत नाही तसाच हा अंध होऊन कसा राहतो हा देहाधिक पदार्थ दृश्यभावाच्या पूर्वी व जीवनदशेत चेतनावान असून आता त्याला दृश्यभाव झाला असता व मरणादी दशेत चितहीन झाला आहे ही कल्पना प्रत्यक्ष अनुभवात कशी येते वास्तविक चितचा स्वभाव अविनाशी नित्य असल्यामुळे व चित अपरिणामी असल्यामुळे तिला जडत्व प्राप्य होणे कोणत्याही रीतीने शक्य नाही तेव्हा श्री ईश्वर म्हणाले वसिष्ठा हे सर्व ऐक तू जे विचारलेस तेच सांगतो ब्रह्मवेत्यातील श्रेष्ठा तू हा फार मोठा चांगला प्रश्न केला आहेस शरीरात खरोखर सर्वभूतमय रूप आहे पण तिथे बिंबभूत चित व प्रतिबिंबभूत चित असे दोन भाग झाले आहेत एक चंचल समष्टीव्यष्टी बुद्धीत आसक्त होणारी व दुसरी निर्विकल्प कूटस्थ अशी चित मी आता या तीन देवातांमध्ये पंचीकृत भूतांपासून झालेल्या या शरीरात जीवरूपाने प्रवेश करून नाम व रूप यास व्यक्त करतो अशा श्रुत्युक्त संकल्पाने स्वरूपालाच जी जीव समजली जाते अशी तीच चित्त दुसरीचीच होऊन राहिली आहे जशी एक सुशील स्त्री स्वप्नात दुसरा पती कल्पिल्यामुळे दुशीलतेस प्राप्त होऊन जणू काय दुसरीच स्त्री होते त्याप्रमाणे ती चित दुसरीच होऊन राहिलेली आहे तोच पुरुष कोप आला असता जसा येथे एका क्षणात पहिल्यापेक्षा निराळ्याच स्वभावाचा होतो राक्षसासारखा क्रूर बनतो त्याप्रमाणे विकल्पाने चिन्हित झालेली चित निरनिराळ्या स्वरूपास प्राप्त झाली आहे हे ब्रह्मश्रेष्ठा विकल्पाने कल्पलेली चित स्वरूपापासून सर्वथा च्युत होऊन क्रमाने जडाशी आपले तादात्म्य आहे अशी भावना करत राहून सविकल्प बुद्धीचा विषय होते संकल्पतेनेच तिला जडभाव प्राप्त होतो चित स्वतःच विषयतेस प्राप्त होते म्हणजे आकाशादी सूक्ष्मभूतांच्या स्वरूपास शब्द स्पर्श रूप रस गंधात्मक भोगांच्या बीजत्वास प्राप्त होते त्यानंतर ती समष्टी प्राणभावास प्राप्त होते सूक्ष्मभूतांना पंचीकरणाने स्थूलभाव प्राप्त झाला असता तीच सप्तद्वीप चतुर्दश लोक इत्यादी देशविभाग व निमिषादी द्विपरार्धपर्यंत कालविभाग येथवर क्रमाने विकास पावते नंतर त्यात प्राणधारण करणे या कार्यामुळे तीच जीवरूप होते बुद्धी मन अहंकार व चित्त बनते मी चांडाल आहे असे मनन केल्यामुळे ब्राह्मणही चांडालत्वास जसा प्राप्त होतो त्याप्रमाणे मनस्त्वास प्राप्त झालेले चित्त संसाराचा आश्रय करते ब्रह्मचितच अज्ञानाने शबल रूपास प्राप्त होऊन तिचाच देह जीव इत्यादी रूपाने संकल्प केला जात असता त्याचे जाड्य तिच्या ठिकाणी येते त्यामुळे सर्वज्ञ असलेली ही ती असर्वज्ञ होऊन पुनः पुन्हा भागाचा संकल्प करून एकसारखी संसार करत राहते पाणी गोठून त्याचा जसा बर्फाचा दगड बनतो त्याप्रमाणे अनंत संकल्पमयी जाड्याच्या संकल्पाने पुष्ट झालेली चित्त जाड्यामुळे मी जीव आहे अशा भ्रमास प्राप्त होते त्यामुळे चित्त मनोमोह माया असे तिचे नाव ठेवले आहे हे मुने याप्रमाणे जाड्याच्या अज्ञानाचा पूर्ण आश्रय करून संसारात ती चित उत्पन्न होते ती मोहरूपी मंदत्वास प्राप्त झाली आहे तृष्णारूपी बेडीने जखडली गेली आहे ती काम क्रोध भयाने युक्त आहे वैभव व दारिद्र्य अनुभवणारी झाली आहे तिने आपला अपरिच्छिन्न आकार टाकला आहे भार्या पुत्रादिकांचा वियोग झाला असता ती शोकादी विकारास प्राप्त होते दुःखरूपी दावाग्नीने ती संतप्त होते शोक व अकल्याण यांच्या योगाने ती कृपण बनली आहे ही मी प्रत्यक्ष सुखदुःखादी स्वभावाचीच आहे अशा भ्रमाने ती नाशाकडून ग्रासली जाते केवळ देहावरच आस्था ठेवल्यामुळे ती अतिशय दैन्यास प्राप्त झाली आहे अरण्यातील म्हाताऱ्या हत्तीप्रमाणे ती मोहरूपी महाचिखलात रुतली आहे भाव व अभाव याच लतांच्या झोपाळ्यावर तिचे शरीर अतिशय चंचल झाले आहे अशी ती असार व अपार संसार विकारांनी व्यवहार करत असते संतापाने तिचे हृदय अतिशय संतप्त झाले आहे प्रेम व क्रोध यांनी ती व्याप्त झाली आहे आपल्या कळपातून सुकलेल्या हरिणीप्रमाणे ती सर्वथा परतंत्र झाली आहे वैभवाचा आविर्भाव झाला असता ती हृष्ट होते व त्याचा नाश झाला असता खिन्न होते वेताळाची कल्पना करून एखादी बालिका जशी पळ काढते त्याप्रमाणे चित्त आपल्या संकल्पानेच प्राप्त झालेल्या अन्य संभ्रमदृष्टींना पाहून भयभीत होते आणि दूर पळते उंटीन काट्यापासून मधुर रसाची इच्छा जशी करते त्याप्रमाणे ती चित्त विषयांपासून इष्टसुखाची अपेक्षा करते पण मध्येच परिभ्रष्ट होऊन दोषांच्या परंपरेत पडते आणि अधोगतीस जाते संकटांच्या परंपरेत पडून ती अतिशय अस्वस्थ होते ती एका दुःखापासून दुसऱ्या दुःखात पडते एका विपत्तीतून दुसऱ्या विपत्तीत पडते नाना प्रकारच्या अर्थाने ती युक्त होते तिचा असे चेष्टेच्या प्रवृत्तीच्या अधीन झालेला असतो ती नरकादी भूमीमध्ये अनेक कष्ट भोगते तिला एकामागून एक असे असंख्य संताप होतात तिला मनुष्याचा जन्म जरी मिळाला तरी बाल्यावस्थेपासून व्यवहारातील कौशल्याचा अभ्यास केल्यामुळे काव्य नाटक तर्कादिकांच्या परिचयास प्राप्त होऊन गृह क्षेत्र परिवार इत्यादी विचित्र बंधाला निर्माण करण्यास जो पराक्रम त्यालाच ती प्राप्त झालेली असते मोक्षोपयोगी विवेकास ती प्राप्त झालेली नसते याप्रमाणे व्यवहार करत असताना तिचे वय संपले असता प्राणांचे उत्क्रमण होण्याचा प्रसंग येतो त्यावेळी ती चित सर्व प्रकारे भयभीत होऊन सर्वाविषयी साशंक होते एखाद्या जलाशयातील पाणी संपले असता त्यातील लहान मासे जसे तडफडू लागतात तशी ती चित प्राणोत्क्रमण प्रसंगात तडफडू लागते बाल्यावस्थेत तिचे सर्व भोग परवश असतात तारुण्यात ती स्त्री द्रव्य इत्यादी विषयांच्या चिंतेने व्याकुळ होते वार्धक्यातही ती अतिदुःखाने आर्त होते व शेवटी कर्माधीन झालेली अशी ती मरते ती स्वर्गनरकात उत्पन्न होते पाताल छिद्रात नागी होते दैत्यांच्या लोकात असुरी होते भूलोकी पुरुष स्त्री होते राक्षसांच्या लोकात राक्षसी होते वनात वानरी होते पर्वताच्या शिखरावर सिंहीण होते हिमालयादी कुलपर्वतावर किनरी होते मेरूवर विद्याधरी होते वनातील गृहेत व्याघ्री होते वृक्षावर लता होते घरट्यात पक्षीण होते पर्वत शिखरावर गुलमिनी होते वनात हरिणी होते ती क्षीरसागरात नारायण होऊन निसते ब्रह्मपुरात ध्यान करणारा ब्रह्मदेव होते तसेच कैलासावर कांतेच्या अर्धांगाशी संग झालेला हर होते स्वर्गात देवश्रेष्ठ इंद्र बनते ती सूर्य होऊन दिवस करते मेघ होऊन वृष्टी करते वायूचा श्वसन हा व्यापार ती संविधच करते तीच पर्वतासह महासागर बनते ती ऋतुघटीत संवत्सर होऊन प्रवाहरूपाने वाहते युग मन्वंतरादी कल्प कालमंडल बनते ती क्रमाने दिवस व रात्र होऊन तेज व अंधकार यास प्राप्त होते वृक्षादी काही पदार्थामध्ये ती बीजादी होते व रसात्मक उल्लास पावते काही ठिकाणी पाषाणांच्या रूपाने मौन धारण करणारी होते क्वचित ती रसयुक्त नदी होते क्वचित चंद्रविकासी कमले होते ती क्वचित फलपंक्तींच्या पाकाने तर कोठे काष्ठ अग्नी इत्यादी रूपाने ती उपलक्षित होते क्वचित शैल्याने बर्फाप्रमाणे थंड झालेले जल जात आहे असा जलाशय ती होते क्वचित फक्त आकाश व वायूचे दुसरे काही नाही अशी ती बनते क्वचित ती उज्ज्वल आकार धारण करते व क्वचित दर्भ काटे यांच्या योगाने दुभंग पावलेली शिला बनते ती कोठे नीलवर्ण होते कोठे हरित होते कोठे अग्नी होते कोठे पृथ्वी होते ती सर्वात्मक असल्यामुळे सर्वगामिनी असल्यामुळे सर्व शक्तीने युक्त असल्यामुळे आणि तिला सर्वात्मत्व असल्यामुळे जगद्रूपच होऊन राहिली आहे पण परमार्थत परमार निरूपाधिक असलेली चित आकाशाहूनही स्वच्छ आहे जलाच्या चंचलतेमुळे त्यालाच तरंगादी रूपत्व जसे प्राप्त होते त्याप्रमाणे चित आपल्याला जेथे ज्या भावाने कल्पिते त्याच भावाचा अनुभव घेते हंसी करौंच बकी काकी सारणी घोडी लांडगी विशेष आकाराची बंकी हरिणी वानरी किन्नरी कुत्री वटिका पिंगली शाली माशी भ्रमरी पोपटीन धी श्री री प्रीती रती माया रात्री चंद्रिका या व अशाच दुसऱ्याही योनीमध्ये जन्म घेऊन तृण जसे चंचल वावटळीत भ्रमण करते त्याप्रमाणे या परिवर्तन पावणाऱ्या संसारामध्ये परिभ्रमण करते गर्धवी जशी आपल्याच कर्कश ओरडण्यास भीते तशी ती चित स्वसंकल्पालाच भीते हिच्यासारखी खुळी चंचल निर्बल बाला दुसरी कोणी नाही महामुने ही मी तुला जीवनशक्ती सांगितली ती प्राकृत आचाराने अत्यंत पराधीन झाली आहे ती वराकी पशुधर्मिणी आहे हिचा स्वभाव कर्मानुसार आहे त्यामुळे अनंत व दुःखप्राप्त विभ विभ्रंशमांचा स्वतः आश्रय केलेली ती या परमात्म्याला कर्मात्मा असे नाव देऊन शोच्यावस्थेस प्राप्त झाली आहे हिने मिथ्या विनाशी स्वाभाविक मलाचे आक्रमण केले आहे व तांदूळ जसा कवचाने आच्छादित झालेला असतो त्याप्रमाणे हिने वस्तुत स्वतःहून भिन्न नसलेल्या अविद्येने अनियत कवच धारण केले आहे अनंत वैभवापासून भ्रष्ट झालेली दुर्भाग्याने संतप्त होणारी व जीवनत्वास प्राप्त होऊन शोक करणारी ही चित पतिहीन नायिकेप्रमाणे अनाथ होऊन राहिली आहे हे रामा तू अविद्येचे सामर्थ्य पहा कारण जो पूर्ण ब्रह्मस्वभाव असलेली चित ती रहाट गाडग्याच्या माळेला बांधलेल्या मोघ्यातील आकाशाप्रमाणे स्वतःच्या निरतिशय आनंदपूर्ण स्वभावाला न स्मरल्यामुळे अधपतनासाठी उत्तरोत्तर कष्टदशेस प्राप्त होते मेघ समुद्र इत्यादी सर्व जलांवरून उपलक्षित होणाऱ्या सर्व जगाचा आपल्या विभूत स्वरूपात अंतर्भाव करण्याचे जे आकाशाचे सामर्थ्य त्याला विसरून मोघ्यातील आकाश विहिरीतून आणलेले पाणी ओतून टाकताच रिते झाले आहे असे ज्याप्रमाणे समजते व पुन्हा स्वतः जलपूर्ण होण्यासाठी खाली जाते त्याप्रमाणे चित आपल्या स्वभावाला विसरते मी देहपरिच्छिन्न आहे असे समजते भोगाला कारण होणारे पुण्य क्षीण झाले की मी रीती झाले असे मानते व पुन्हा स्वपतनासाठीच खाली खाली जाते खरोखर हे फारच वाईट आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे त्रिशहा सर्ग श्रीराम